บุ๊กทูห้าสิบปนัสปนัสที่สระว่ายน้ำตารันตลาวัตจัลตารันตลาวันนี้อากาศร้อนอาจกรมีอาเฮอาจกรมีอาเฮ เราไปสระว่ายน้ำกันไหม आपण जलतरण तलावात जाऊया का आपण जलतरण तलावात जाऊया का माय तुला पोहावेसे वाटते का तुला पोहावेसे वाटतं का माय तुझ्याकडे टॉवेल आहे का तुझ्याकडे टॉवेल आहे का คุณมีกางเกงว่ายน้ำไหม तुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का तुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का คุณมีชุดว่ายน้ำไหม तुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का तुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का คุณว่ายน้ำได้ไหม तुला पोहता येते का तुला पोहता येतं का नाम माय तुला पाणबुड्यासारखे खोल पाण्यात पोहता येते का तुला पाणबुड्यासारखं खोल पाण्यात पोहता येतं का माय तुला पाण्यात उडी मारता येते का तुला पाण्यात उडी मारता येते का อาบน้ำได้ที่ไหน शॉवर कुठे आहे शॉवर कुठे आहे ห้องเปลี่ยนเสื้อผ้าอยู่ที่ไหน कपडे बदलण्याची खोली कुठे आहे कपडे बदलण्याची खोली कुठे आहे แว่นตาว่ายน้ำอยู่ที่ไหน पोहण्याचा चष्मा कुठे आहे पोहण्याचा चष्मा कुठे आहे น้ำลึกไหม ปานีโขลอาเฮกาปานีโขลอาเฮกาน้ำสะอาดไหม ปานีสวัชชะอาเฮกาปานีสวัชชะอาเฮกาน้ำอุ่นไหม ปานีกรมอาเฮกาปานีกรมอาเฮกาดิฉันหนาวมาก मी थंडीने गारठत आहे मी थंडीने गारठत आहे नाम येन पाय पाणी खूप थंड आहे पाणी खूप थंड आहे ดิฉันจะขึ้นจากน้ำแล้ว आता मी पाण्यातून बाहेर निघतो आता मी पाण्यातून बाहेर निघते